Ah. को तुमा गोनि को तुमा नेहक ढिंगा आली मरी गजुना सुहाे ए आली ए मेली आली मी काजुना अली रि मजू ना सुह मे जारी आ Lady बुवा आता जगन्नाथ बुवांकडे रामभाऊ सुद्धा शिकत होतो हो. रामभाऊंची आठवण मुद्दा मिळण्याचं कारण म्हणजे असं की तुम्ही मिराशी बुवांकडे शिकत होता तेव्हा मिराशी बुवांकडे सुद्धा काही काळ रामभाऊ शिकत हो त्यानंतर बरीच वर्ष पुण्यामध्ये तुमची अगदी म्हणजे लहानपणापासूनची निकटची मैत्री सुद्धा हो हो हो हो, हो. हो होय आणि म्हणजे लहानपणापासून म्हणजे बरोबरही शिकले हो आणि लहानपणापासून तुमचं म्हणजे सहवास बराच एकत्र जाणं येणं कुठे गाण्याला जाणं काही हो. म्हणजे मास्तरांच्याकडे म्हणा वझेबोवांच्याकडे म्हणा असं एकत्र पुढे जगन्नाथ बोवांकडे सुद्धा तुम्ही एकत्र होता हो तर रामोहन आम्ही असं सांगतो की अगदी कृतज्ञापुरतं सांगतो की त्यांच्याच थोडेस वशिल्याने मी त्यांच्याच वशिल्याने तिकडे गेलो बुवांच्याकडे जगन्नाथ बोवांकडे हा म्हणजे कारण मी तेव्हा इकडे शिकलेला तेव्हा तिथे जरा प्रवेश मिळणं मला कठीण पडलं होतं थोडं बरं बरं ठीक आहे पण मग रामभाऊंचा असं काही सहवासाचं काही त्यांचं काही माझ्यावर एक असं सांगतो नाही कारण रामभाऊंच्या मैफली तेव्हा होत असत थोडंसं एक मैफलचा जो त्यांचा एक सेन्स त्यांना त्या दृष्टीने मला तो पुष्कळ फायदा झाला म्हणजे जे काही मी आता माझे काही कार्यक्रम होतात ना तेव्हा कुठच्या रागावर काय गावं काय करावं म्हणजे थोडंसं आखणी ज्याला म्हणतो मैफलीची हां हां कारण परफॉर्मिंग आणि मैफलीचे अनुभव त्यांना जास्ती त्यामुळं हा जो एक त्यांचा जो काही प्रकार येतो तो त्यांचा माझा सहवासामुळे तो मला खूप फायदा झाला आणि हे मला कबूल करायला पाहिजे किंवा थोडीशी ताण पलट्याची बाजू त्यांची ती सुद्धा त्यांची खासियत होती म्हणजे रामभाऊंची ताणबाजी ही त्यांची खासियत होती हां त्यांना विलायत हुसेन खान साहेबांचा सहवास तसा थोडासा मिळाला राममोहन हो म्हणजे जगन्नाथ बोनच्याकडे आल्यानंतर वगैरे म्हणजे बोन जगन्नाथ बोनचीच तालीम म्हणजे आग मुळात सांगितलं मी असं म्हणतोय तुम्हाला की त्यांना काय आणि मला काय थोडीशी तबल्याची जास्त आवड राममोहन आणि हो. तुम्हाला अच्छा जरा मी पुढे जाऊन सांगेन की आम्ही तबलाही थोडासा वाजवतो काही दिवस तबल्याचं शिक्षणही घेतलेलं एकमेकांनी एकमेकाची गाणी वाजवलेली आहेत नाही नाही ते पुण्यात असताना ते शिवराम पण साठे म्हणून एक होते त्यांच्याकडे शिकलो काही दिवस अगदी थोडे दिवस विनायकराव घांगरेकरांचाही सहवास झाला बरं काही दिवस पण पुढे मग त्यांनीच मला सांगितलं की तबला जास्ती भानगडी पडू नकोस तू कारणापुरता खरोखरच तू बरा आवाज होतोय <laughs> तेव्हा ह्याच्या पलीकडे काय त्यांचं असं म्हणणं की आवाजावर परिणाम होतो तबल्याने आणि तशी तुझ्यातनं मेहनत होणार नाही ती म्हणजे पुढचं कशाची असं <laughs> त्यांनी मला सांग कारण दम असं बरेच लोक म्हणायचे म्हणजे दम कोणतो आणि दुसरं काय की मग कायदा आणि रियाज झाल्याशिवाय त्या काही उपयोग नाही हो नुसतं आपले रिहून करायचं काय नाही पण उत्तम ठेके देणं आवाज म्हणजे पुष्कळ लोक नाही नाही थोडस काय होतं दम कोणतो ना असं म्हणजे संबंध असतो पण असं म्हणतात मात्र बरेच लोक हे तितकं हा म्हणजे असं आणखीन थकवा पण थकवाय थोडासा म्हणजे ताकदीचं काम आहे हो. कारण तसं पाहिलं तर गजान सुद्धा तबला चांगला हो. येतो हो पण हो. पण थोडासा तबला थोडासा हो हो हो तसा तबल्याचा मुळात खरं सांगायचं म्हणजे राममोहनान मला म्हणजे आवड ही पहिल्यांदा एक म्हणजे खरं सांगायचं म्हणजे आम्ही तबलजी व्हायची हो, म्हणजे मुळात तबल्याचं वेळ जास्ती त्यामुळे गाण्यात सुद्धा लय प्राधान्य थोडस जास्ती झालं बर म्हणजे मनुष्य जी काही आवड असते तिकडे तो झुकतो या व जगन्नाथ बोनकडे तुम्ही गेलात म्हणजे जगन्नाथ बोन पर्यंतच्या काळामध्ये मग एक असं की ज्याचं एक गाण्याचं जबरदस्त इम्प्रेशन तुमच्यावर त्या काळात झालं कुठल्या घराण्याचा काळ सोडा असं कोणाचं किंवा हे गाणं काहीतरी आहे गायकीच्या दृष्टीने असं वाटलं एक त्रयस्थाच्या भूमिकेतून जर विचार केला मला मला म्हटलं ना तर त्या काळात म्हणजे त्यावेळेला म्हणजे मी सांगितलं की थोडस माझ्या जो पहिला बदल झाला तो गजान सहवासात आले जे बदल कसे होत गेले त्यांचा थोडासा गायकी आली आता मी तुम्हाला आत्ता हे ज्या डेमॉन्स्ट्रेशनमध्ये थोडंसं मी प्रत्येकाची गायकी दाखवताना असं म्हणा मी नक्कल नाही शब्द वापरते पण त्याच्यासारखं वाटतंय आहे हा. म्हणजे हो नक्कल नाहीच निश्चित नाही म्हणजे त्यांचं आवडलं म्हणून ते तुमच्या गळ्यातून निघतं म्हणा नाही पण मी मगाशी आता म्हणत हो बरोबर ह्याने मगाशी मध्ये थांबवलं तेव्हा की अण्णा साहेबांचा सुद्धा आग्रेवाल्यांपैकी तुमच्यावर काही एक असर पण तो अगदी आत्ता नंतर हो पण म्हणजे हो म्हणजे मला आवडलेले तरी दिसलेला आहे हो. तर तर त्या काळात मी सांगितलं ना आता माझी जी चेंजेस होण्याची ही की पहिल्यांदा बुवांसारखं झालं म्हणजे गजान बुवांनी काय केलं ते आपल्यात थोडंसं यायला पाहिजे तिकडनं थोडंसं बदल झाला त्याच काळात मास्तरांचं सुद्धा भक्ती होती म्हणजे मास्तरांच्या गायकीवर आमची भक्ती कारण रामभाऊ माझे दोस्त म्हणा खूप ऐकलं की ते सुद्धा एक वेगळं आहे बाबा न कळत मी कितपत गातो सोडून द्या काही तालीम मिळाली नाही पण एक मला भक्ती आहे त्यांच्या गाण्यावर बालगंधर्वती सगळ्यांचीच भक्ती आहे बालगंधांच्यावर कोणाची म्हणजे त्यांच्यावर भक्ती नाही असं एकही मनुष्य नाही त्यावेळचं सांगतो त्याच्यानंतर मी सांगितलं की आगरेवाल्यांच्या इथं म्हणजे जगन्नाथ बोनची तर तालीमच घेतली विलास कासावांचं गाणं आवडायचं मनसुरांचं गाणं मला आवडायचं अच्छा आणि आग्रेवाल्यांच्यात आता तर मला सुद्धा गिंडे साहेबांचं गाणं आवडतं म्हणजे ज्याला आपण एक शिकाऊ शिकायला मिळतं म्हणजे गुरुस्थानी मी असं अगदी त्यांना मनात समजतो किंवा काही कन्सल्ट करायचं तो कोणाला करायचा आता मग म्हणजे मी कन्सल्टंट म्हणतो त्यांना आता हे सगळ्या आग्रेवाल्यांचंच आणि मग मी आग्रा आणखीन ग्वाल्हेरचं असं एक काहीतरी एक मग एक मिलाप केला तुम्ही एक एक मी बंदिश तुम्हाला मुद्दाम सांगतो तुम्ही मनमोहन ब्रिजराज दुलारे गाता बघा हा आमिरात आता मी तुम्हाला अण्णा सेवांचं काय सांगतो म्हणजे अर्थात अशाच बंदिशी मिळालेल्या पण अण्णा सेवांचा कसा संपर्क आला हे थोडंसं घेण्यासारखं आहे की रेडिओचा तेव्हा संप कलाकार लोकांचा संप झाला होता हो, हो, म्हणजे हां म्हणजे ही थोडीशी वेगळी हकीकत मुद्दाम सांगतोय तुम्हाला हां वा हां तर माझ्यावरही ते पिकेटिंग झालं की तुम्ही जाऊ नये म्हणजे मी नेहमी रेग्युलर गाणारा मनुष्य हो तेव्हा ते तिथे कळलं की आज यशवंता जायचं आहे गायला तेव्हा खूप म्हणे पिकेटिंग म्हणजे असं की यशवंतांनी त्याला जाऊ द्यायचं नाही तर त्यावेळेला गजानबुवा होते विलायत खासाहेब होते कौशल्य मंजेश्वर होते हे मला नंतर कळलं की खूप वेळ आणि आता थोडंसं मी वेगळ्या तऱ्हेने सांगतोय आता की मला मग कळलं की तू इतक्यात येऊ नकोस <laughs> इतक्यात येऊ नकोस तू दीड दोन वाजता ये मला काही कळलं नाही दीड दोन वाजता काय आहे म्हटल्यानंतर तर ते जवळजवळ तास दीड तास पिकेटिंग चाललं होतं तिथे त्यांना वाटलं असेल की नाही येते आता आणि ते लोक गेले तिथून आणि मग मी जाऊन पोचलो तेव्हा ऑडिशन बोर्डावर मला काय म्हणायचं अण्णासाहेब होते बर तेव्हा असं एक उठलेलं होतं की अण्णासाहेब अति काहीतरी विचारतात कोणाला म्हणजे असं काहीतरी तेव्हा होतं काहीतरी प्रश्न विचारतात प्रत्येकाला काहीतरी असं हा म्हणजे कॉमेंट्स ऐक ऐकवत होते मलाही जरासं त्यावेळेला आता ही किती वर्ष झाली ह्या गोष्टीला त्या दृष्टीने मी सुद्धा आता जेवढा सीझन तसा तेव्हा नाही तेव्हा मलाही असं वाटायला लागलं की आणखीन काय तर काय व्हावा पण मी मात्र माझा व्यक्तिगत अनुभव सांगतो की मी गेलो मला खरं सांगायचं म्हणजे एकही आडवा उभा प्रश्न कुठचाही आला नाही उत्तम सगळं गाऊन घेतलं त्याच्यानंतर जेव्हा मला ते केव्हा तरी भेटले काय म्हणाले विचारायचं आहे काय व्यवस्थित गाणं आहे असं अण्णासाहेब म्हणा हो म्हणजे काही मला असं मुद्दाम काहीतरी वेडं वाकडं विचारलंय काही नाही वायवा घेतल्यासारखं घेतलं त्याने माझं अगदी तासभर घेतली ऑडिशन कारण शिस्तीचे भोगते ते म्हणजे माझं इम्प्रेशन आणि माझ्याबद्दल त्यांचं काय झालं हे हो, विषय म्हणजे काय पुष्कळ मला त्यांनी विचारलं काय म्हणजे आता माझ्या लक्षात नाही पण म्हणजे त्यांची एक प्रश्नाचा रोग कसा होता तो कळावा या व्हायवा सारखं जसं आपण त्याला व्हायवा म्हणू ना की त्याच्यात थोडीशी शिस्त बघत असेल अष्टांतर म्हणतात की नाही राग थोडासा शुद्ध स्वरूपाचा आहे की नाही आणि थोडस मग असे काही क्रॉस राग विचारले असतील तेव्हा अच्छा म्हणजे सात आठ दहा राग तरी मला त्यांनी विचारलं बरं असं दहा दहा मिनिटं सारखं एक तासभर ऑडिशन झालं काही नाही काहीही मला नाही हे म्हणा ते म्हणा गौड बल्लार म्हणा कामोद म्हणा गौरसारंग सारंग म्हणा बिलावल म्हणा असं थोडं थोडं काही मला काहीही वाईट अनुभव आला नाही त्याच्यानंतर समजा की मग ते झालं क्लासिफिकेशन झालं तेव्हा बी हाय क्लास झाला वगैरे मग काहीतरी वीस बावीस वर्ष झाली या गोष्टीला बावीस एक वर्ष मला कानपूर लखनौ अलाहाबाद असा एक गणपती उत्सवात जाण्याचा योग आला गणेशोत्सव एकाने अरेंज केलं ते की बाबा गणपतीत तुम्ही आलात तर आणि तेव्हा मी काही हे बघितलंही नव्हतं म्हणजे बनारस हा बनारस मला वाटतं बनारस लखनौ लखनौ होतं मुख्य म्हणजे आणि कानपूर कधी बाहेरही पडलेलं नाही तर म्हण आणखीन म्हणाले बा अशी गणपतीत गाणी त्यानिमित्ताने तुम्ही बघणं होईल तशी बिलागी नाही पण तुला बघायला तरी होईल आणि म्हणून मी आम्ही आपलं ॲक्सेप्ट केलं आणि मला वाटतं पहिला लखनौलाच हे मुद्दाम सांगतो हकीकत लखनौलाच गाणं होतं नाही आय मीन कानपूरला पहिलं ते सगळं शंकरराव बोडस होते तेव्हा एक दिवस मी त्यांच्याकडे उतरलो आणि मला वाटतं की माझ्या तंबोऱ्याला काशीनाथ बोडस होते परवा त्यांना सहज सांगितलं की त्यांनीच अरेंजमेंट केली ती सगळी कानपूर मग तिथून ज्यांनी गाणं ठरवलं होतं तेव्हा त्यांनी अण्णासाहेबांना सांगितलं होतं की असं असं यशवंत येतो आहे तर बघा त्याच्यासाठी काही जमलं तर तुम्हाला म्हणजे काही रेडिओचं प्रोग्राम झाला तर वगैरे वगैरे तर मला विशेष आनंद वाटतोय की मी लखनौला गेलो ठरल्याप्रमाणे गणपतीत गाणं झालं ते गाण्याला आले होते म्हणजे माझ्याबद्दल इतकं चांगलं त्यांचं आहे हे त्या प्रतिक्रियेतनं मला कळलो मग त्यांनी मला म्हणाले अरे मुक्काम आहे ना तुझा आणखीन एक दोन गाणी त्यांनी मला तिथे दिली तर म्हटलं वा मला आता कानपूरला आणखीन लखनौला आपलं बनारसला अशी गाणी आली तिथे जायचं आहे रेडिओचं माझं एक रेकॉर्डिंग करायला लावलं त्याने तेव्हा असं असं आले तुम्ही कार्यक्रम रेकॉर्ड करून घ्या त्यांचा चांगला मिळेल तुम्हाला वगैरे असं तिथे मला दोन तीन दे तर म्हटलं काय अण्णासाहेब आहे कारण आता हे झाल्यानंतर मी मुंबईला जाण्याचा विचार करतो आहे त्यांनी जाताना सांगितलं की काही नाही तू जरा कानपूरचा आणखीन तू आपलं ह्याचे कार्यक्रम कर आणि लखनौला ये पुन्हा बनारस करून आणि त्याची काळजी म्हणजे मला वाटलं आता या म्हणाले काय तर म्हणा पंधराही दिवस आणि तिथे विष्णू नारायण भातखंड्यांची पुण्यतिथी त्यांची जी अॅनिव्हर्सरी करतात ना ह्या गॅपमध्ये वीस एक दिवसाचा अवधी होता बघा म्हणजे मला तेव्हा असं वाटायला लागलं की आता वीस दिवस ती थांबायचं राहायचं म्हणजे कसं काय नाही म्हणाले बघ तू असं कर सगळं तिथे जे येशील तेव्हा इथे माझ्याकडेच उतरायचंस भातखंडे म्हणजे मॉरिस कॉलेज म्हणजे त्यावेळेला जरा मला थोडंसं एक तर ती इतकी सिनियर मी आता किती बावीस वर्षात तेवीस बावीस पंचवीस वर्ष झाली हकीकतीला आता म्हटलं बा वीस दिवस तिथे काढायचे आपण म्हणजे काय कुठच्या लेवलवर मी त्यांच्याशी बोलणार आहो नाही का पण आता हुकूमत झाला की थांब इथे ये त्याची काळजी करू नको पंधरा वीस दिवस तुला काय राहायचं ते इथे राहायचं असतो त्यावेळेला मला थोडस काय ते काही बंदिशी त्यांनी तिथे शिकवल्या मग ते पुढे कानपूरला गाणं झालं वगैरे वगैरे म्हणजे असा तो एक मग मुंबईला आल्यानंतर ते माझ्याकडे आले ते इथे आणि माझं गाणं त्यांना आवडायचं ते नेहमी म्हणायचे काय गाज आहे तुझ्या गळ्याची रे म्हणजे मला तुझा हेवा वाटतो <laughs> असं म्हणायचे हा शब्द मी त्यांचाच वापरतोय मी माझा म्हणून वापरत नाही की काय स्वच्छ म्हणजे मला काय वाटतं की जे स्वच्छ होते त्यांच्याबद्दल त्यांनी कधी असं काही ऑडिशन बोर्डावर काही हां एवढाच संवाद झाला म्हणजे हा तेव्हा तेव्हा काहीतरी आणखीन मी सांगितलं ना मला सांगितलं ना की रचनेत सुद्धा प्रत्येकाच्या काहीतरी एक वागेकारच होते ना ते आणि मला मुळात सांगितलं ना की गिंड्यांचं गाणं आवडतं प्रत्यक्ष काही शिकायचा प्रसंग जरी नसला आला तरी मी काय म्हटलं की जिथे तुमची भक्ती असते ना ते तुम्ही न कळत गाऊ शकता प्रत्यक्ष शिकायलाच लागतं असंही नव्हे की ज्या गायकीवर ज्या व्यक्तीवर तुमचं प्रेम भक्ती असते ते तुमच्या गळ्यात उतरतं तरी पण बुवा ते मनमोहन ब्रिजराजचं गाणं हां ते एक फार आणि तुमच्याकडून ती चांगली ऐकायला मिळेल हा त्या अण्णासाहेबांच्या पद्धतीने जशी सांगितली असेल तशी आला आता पुन्हा थोड़ा सा लगा वाला रे मन मोहन ब्रिज राज दुलारो मन मोहन ब्रिज राज दुलारो मन मोहन ब्रिज राज दुलारो हस हस कर के बिया मसो येहा लाय गयो मनमोहन विजता जदुनारो मन मोन विजता जदुनारो मनमोहन विजेता जदुनारो मनमोहन अरे मन मोहन बीज राज दुलारो राज दुलारो मन मोहन बीज राज दुलारो मन मोहन बीज दुलारो कलन परत सगी घडी घडी पल पल करण परत सगी घडी विनानित जियनादर से दरस विनानित जियनादर से ऐसी लगी नगान मन मोहन विजराज दुनाद मन मोहन मोहन विजराज दुनाद मन मोहन मन मोहन अरे मन मोहन बिजराज दुलार मन मोहन बिजराज दुलार मन मोहन बिजराज रो मन मोहन बिजराज हो, आणखी एक एक सांगू देव देवगिरी अण्णा जा अबमानो जा अवमान मनो जा जो इतनो मन मानो मा मी आपण सांगतो जरा की आम्ही मात्र निरेगणी जात नाही नाही पण बुवा आता डिस्टर्ब झालंच आहे तर मग मग यमनी बिलावल आणि देवगिरी बिलावल काय नाही दोन मध्यम आहेत वगैरे सोडून द्या म्हणजे यमनी बिलावल पूर्ण पण जे निरेग आम्ही करत नाही म्हणजे माझा विचार आहे असा की आम्ही बिलावल म्हटल्यानंतर ग आता हा जो आवा हा? हा हो पुढचं चलन बरोबर आहे असेल हो असा आम्ही नेत नाही किंवा जे झालं हे आम्हाला असं वाटतं तो अपभ्रंश आहे पण बोने सांगताना तसं आ, बना. आता मला काय म्हणायचं हे बरेचसे काही वेळा माझी अशी समजूत आहे की अपभ्रंश झालेलो तो हा आणि मग ते पुन्हा काय होतो तो पुढं बरं का? आणि मग- तो कायदा होतो नाही नाही नाही लक्षात पण त्याच्यावर मी असं काय म्हटलं की मला सुद्धा मग जगन्नाथ बोनी ही गोष्ट सांगितली असे होत म्हणजे हे बघा पण त्यांचं म्हणणं काय होतं की हा असं विचार त्यांचा की हा अपभ्रंश आहे थोडासा बघ आवना सारे ग म रे रे सा असं झालं तर जास्ती बरं कारण बिलावलनी सुरुवात झाली तर बरं आता बरं इतके स्लो निघत नाहीत निघणारे सुद्धा म्हणजे असं काही नी रोखून निघत नाहीत म्हणजे तो अपभ्रंश या म्हणजे हा नी लागलाय आता लागल्यानंतर चांगला का तो कायदा ठरला हो हा गेलेला मग आता तो निरेग पण हा पुन्हा हे चेंज झाला बघा की असं केलं तर चालेल का म्हणजे मी काय म्हटलं की जुन मगाशी जे आता मी बोललो की थोडीशी गजनबोही मोही जशी आमची सुधारलेली आवृत्ती आमच्याच गायकीत विचार केलेला थोडासा की अरे व बाबा काय होत आहे त्या लोकांच्या सोडून द्या म्हणजे हा जो थोडासा विचार करायला लागला दोन्ही कारण आहेत आज शिकवायला लागल्यानंतर सुद्धा विचार पडला ना आम्ही जेव्हा शिकवायला लागलो तेव्हा विचार आला हो. बरोबर कारण आताचे स्टुडंट विचारणार हे काय ते काय काही पर एखादी गोष्ट आम्हाला क्षम्य होईल असे मी म्हणतोय पण आताच्या लोक विद्यार्थ्यांना ती क्षम्य होणार नाही असा नाही का थोडासा विषय किंवा तुम्ही ओल्ड मास्टर्सकडे शिकलेला आहात संस्कार बसलेला आहे आता ह्यालाही पुन्हा काही नाही एखाद्याला गोष्ट का माफ आणि एखाद्याला का नाही अब मानले Shine. गावो गावो रिझावो मिल सुजन सो संगत तालो सङ्गत आर आवो गावो गावो रिझावो मिल आवो गावो गावो रिझावो मिल बापे सङ्ग रागा सङ्गत सोली हरे आवो गावो रिझावो मिले आवो गावो गावो जकी फिरत अतरंग रस सो पंचम राग नाम ताई सो पंचम वरगे आज आवो गावो गावो रिझावो मिले आवो गावो गावो रिझा अण्णासाहेबांचे म्हणजे शब्द सुद्धा मोठे हो वा जरा थांबूया जरा थांबूया म्हणजे काही काही उल्लेख सगळ्या हो. पटगी म्हणले मनसमाज आज वगैरे हो, हां हो, आता ऐकलं ना त्यात एक असं लक्षात येतं की तुम्ही जे सगळं जे गाणं ऐकवलं तुमच्यात जरी भले बदल झाले म्हणजे मिराशी बुवांकडून गजानन बुवा म्हणा जगन्नाथ बुवा म्हणा इतरांचे संस्कार झाले या सगळ्यामध्ये एक लय थोडीशी बदलली असेल मिराशी बुवांनी दाखवली त्यानंतरच्या काळात पण एक चलंत लय किंवा थोडीशी बरोबरीची लय अशी आहे आणि आता आपण बघतो की अधिक विलंबित होत झालेली लय याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया नाही माझं लईच्याबद्दल असं आहे की आता जी मी म- मगाशी सांगितलं की अगदी पूर्वीची लय इथे जरी आता नसले थोडस होत तरी पण ती माफक लय म्हणजे तुम्हाला मोजता आली पाहिजे लय हाताने बघा आता जी लय स्लो चाललेली आहे तर मला नक्की असं म्हणायचं आहे की तुम्ही हाताने ती मोजून दाखवा बर आपण जेव्हा म्हणतो की नाही तळच्या टाळ्या किती तिलवाड्याच्या टाळ्या किती आता ती जेव्हा लय खेचली जाते खूप तर ती तुम्ही हाताने पकडून दाखवा मला बर बर म्हणजे तिथे तुम्ही भर कशी घालणार म्हणजे धेन धेन इथे तुम्ही मात्र दोन कशी मोजत राहणार सांगा बर तुम्ही जेव्हा हाताने ताल द्या असं म्हणतो तेव्हा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ असं मोजू शकता अजून थोडी स्लो झाली तर पण ह्याच्यापेक्षा जेव्हा खाली जाते हा एक प्रकार म्हणजे इथे तुमची भर आली हो की नाही बरोबर प्रमाण आलं त्याच्यामध्ये काहीतरी धेन धेन असं काहीतरी प्रमाण झालं हो आता इथे तुम्ही अस्थायंत्र आता मुळात असं आहे की अस्थायंत्राला स्थायी अंतर असं म्हणतो मी हो. अस्थायी शब्द सुद्धा वापरत नाही बरं स्थायी म्हणायचं तर स्थायी अंतराला मी महत्त्व देणार आहे त्याला त्याशिवाय मी ख्याल म्हणायलाच तयार नाही पण ख्याल गायक म्हणायचं आणि स्थायी अंतर म्हणजे भाषेला काही किंमतच नाही नाही हस्तांतर म्हटलाच पाहिजे किंवा असला पाहिजे तो मी त्याला जर किंमत आहे तर मग त्याला अर्थही आहे आता प्रत्येक तुम्हाला स्थायी स्थायीचा अंत आपला अर्थ माहीत आहे नाही हे सोडून द्या प्रयत्न करावा अर्थाचा पण त्याला अर्थ आहे एवढं तरी मान्य करता की नाही आपल्याला समजला नाही पण त्याला काहीतरी अर्थ आहे समजला फार तो अतिशय उत्तम बर मग तुम्ही जेव्हा अतिशय विलंबित लईला तो जेव्हा स्थायी भरता आता ती भरायला पाहिजे त्याशिवाय पुढचं आवर्तन संपल्याशिवाय येईल कसं येईल मग आता भरायचं म्हणजे केवळ तुम्हाला ते गायला येतोय राग आणि शब्द तुमच्या जवळ आहेत म्हणजे तुम्ही ते हो, शब्द तुमच्या इच्छेनुरूप कसाही फिरवणार आवा का मोठा नाही का झाला बर शब्द इतका जो फाट फोडला आपण तर माझं म्हणणं की रसिया ह्या शब्दाला काय अर्थ राहिला का कैसे सुखसोवे नी डरी डरिया श्याम मुहूर्त चितचरी कैसे असं तुम्ही गद्य लिहिणार आता मी आधी सांगतो की गाण्यात जेव्हा आपण सुरात आणतो तेव्हा थोडासा शब्द इकडे तिकडे होतो हे क्लासिकलमध्ये आहे हे मान्य करतोय मी पण ह्याचा अर्थ कै इथे आणि काही अंतरावर से आणि मग तुम्ही कैसे अर्थ लावणार कसा हो म्हणजे शक्यतो तुम्हाला म्हणताना तो कैसे सुखसोय म्हणतोय ह्याचा काहीतरी मिनिंग तरी राहिलं पाहिजे माझं म्हणणं असं नाही की इथे इथं बैसरे मोरा बाळगाडी चारा असं काव्य नाही तुम्ही ख्याल म्हणजे सुरात म्हणताय म्हटल्यानंतर चालतंय कारण हे संगीत आहे अर्थ गेला होता म्हणजे त्याची तालामध्ये हो. मग कसं पाहिजे मग तबल्याची लय का ठेवली हा त्याच्याही पुढचा प्रश्न बरोबर कारण त्याची आस बंद व्हायच्या आत दुसरी धीन पडली पाहिजे हे साधारण शास्त्र आहे की त्याची आस सास बंद व्हायच्या दुसरी मात्रा पडली पाहिजे बरोबर हे तबल्याचं शास्त्र आपण धरू ती लय पाहिजे आणि बोलायला सुद्धा ती लय नको का सोच सोच कळलं ना अर्थ त्यामुळे आमचं म्हणणं आहे की ही मध्यलय ही मी तरी असं म्हणतो की पाहिजे की तिथे अस्थायी स्थायी अंतराचे शब्द फुटले जात नाहीत वाजवीपेक्षा नाही तर केवळ तुम्ही गायक आहात तुम्हाला गायला येते मध्ये म्हणून तुम्ही केवळ शब्द हा फक्त आधार घेणार असं नाही आधार हे जरी खरं असलं तरी त्याला अर्थ जोपर्यंत आहे तर त्या अर्थाचा अनर्थ झाला नाही पाहिजे job. लय टॉलरेबल आहे सुधरून चला आता सहज आपण निघालोय ही लय मिळाली इथपर्यंत सुद्धा एक ठीक आहे माझं ह्याच्यापेक्षा विलंबत लय झालेली आहे आता इथे कसं तुम्ही भरणार सांग मग आता जर तुम्ही ही लय ठेवून शब्द फास्ट म्हटले तर लय ओढलेली आहे म्हणजे विसंगत झालं म्हणजे तुमच्या म्हणण्याचा लयशी मी काय म्हटलं की ज्याला तालाच्या अंगाने गायचं आहे मी मगाशी बोलतोय मात्रा नव्हे मी हा मुद्दाम सांगते की मात्रा गाणं ताल गाणं हा फरक आहे मग मात्रा ज्याला गायच्या आहेत तो हिशोबाने बरोबर येईल हो. हिशोबाने बरोबर येईल पण अमक्या मात्रेवर अमका अक्षरकतवर ते पडलं कारण आपण प्रत्येक तानाला खंड असं पाडतो असं म्हणतो एक पाच नऊ अकरा टाळी म्हणजे खंड आहेत की नाही तर तुमच्या स्थायीचा त्या खंडाशी काहीतरी सं संबंध असतो बघा ना ना कत असं म्हटल्यानंतर तिथे काहीतरी एक अक्षर सिंक्रोनाइज झालं तर बरं वाटत कुठेही काहीतरी यायचं काही पडायचं म्हणजे ताल हा तुमच्या गाण्यात चालला हे लोकांना कळलं पाहिजे म्हणजे मला वाटतं की त्याचा हिशोब जरी कळला नाही लोकांना हिशोब सगळ्यांना कळेल असं नाही मला सांगायचं म्हणजे बारा मात्र आहेत त्याच्या काय चाललाय ठेका हे नाही परंतु त्या तालाशी तुमचं जर तालाला धरून मात्रेला नाही जर असेल तर लोक ॲटोमॅटिक समेट डोलायला लागतात तुमची सम लोक देतात की तालाची चाल चालली तुमची म्हणून तर चाल आपल्याकडे जे वेगळे काढले हिशोब तोच आहे ना उद्या आडा चौदा झाला चौदा मात्रा झाल्या अरे पण झुमड्याची चाल वेगळी तिलवाडा तिलवाड्याची चाल वेगळी आणि मला वाटतं की प्रत्येक तालाला सुद्धा एक विशिष्ट लय सुद्धा आहे अच्छा असं माझं मत की त्याच्यात तो जास्ती बरा दिसतो माझं मत आहे हिशोबानी सगळं बरोबर आहे बर आता बघा धा तीर हे आता धरायला सुद्धा तुमचेच झाली Bangga teh kesel, आता एवढं आहे की मी आता हे म्हणतोय तरी सुद्धा हा लईत मी चालाप्रमाणेच म्हणतोय तालाच्या जाती कारण सवयच आहे आम्हाला म्हणायची म्हणजे इथे सुद्धा मी मात्रा गात नाही आहे म्हणजे माझं लक्ष लक्षात आहे की मी तालाप्रमाणेच गातोय पण मला हे जे रेंगाळणं वाटतंय ही तिलवाड्याची सहज लय नव्हे आता मी मात्रा गात नाहीये मी सुद्धा आता ह्या लईला तालच गातोय आलं लक्षात ही तिलवाड्याची चालच पण हा काहीतरी मी ओढलो आहे कारण मी मात्रे नूर गायचं ठरवलं तरी मला मात्र गाता येणार येणार की त्याप्रमाणेच मी जाणार अच्छा की नुसती चीज नव्हे तर माझे पुढचं चलन सुद्धा त्याला धरून होणार हा तालमीचा भाग आहे हा तर धा हे पाहायला हा सहज पब्लिकला रिदम राहतो हा हा हे पहा ah महत्वाचा मुद्दा त्यातनं निघतो की ऐकणाऱ्याला सुद्धा हे थोडस थोडंसं आलं पाहिजे कारण आमचं म्हणणं आहे की हे काही गणित घालायचं नाही हो की आवाक्यात रिदम राहायला पाहिजे अच्छा लोकांना सुद्धा त्याला मी रिदम म्हणतो नाही तो हिशोब झाला हो लोकांना हिशोब का घालायचे नाही पण गोवा म्हणजे आता अलीकडल्या गायकांमध्ये आपण ज्यांचं एक म्हणजे एक रेव्होल्युशनरी किंवा हो बरोबर अवांत गार्द असा शब्द इंग्रजीत वापरला ते म्हणजे आपण कुमारजी कुमार गंधर्वांबद्दल बोललो तर त्यांच्यामध्ये गाण्यामध्ये पुष्कळ जरी काही क्रांतिकारक गोष्टी आढळल्या तरी मला वाटतं त्यांची सुद्धा लय ही थोडेसे हो मी काय म्हटलं की मध्यलयीचेच आम्ही हो मध्यलयीचेच आणि थोडस काय मी काय म्हटलं की पुन्हा त्याची झेपली पाहिजे थोडस मनुष्य प्रत्येक आपल्या गळ्याप्रमाणे तब्येतीनुरूप थोडासा बदल हा प्रत्येक कलावंताकडनं होत असतो त्याला कारण आवाजाचा लगाव श्वास पण ठाय लईचे नव्हे म्हणजे जे मी आता म्हणतोय या ठाईचं आता त्याच्यात मीटर नव्हे की अगदी त्याच आमच्या लईला आहेत की नाही पण म्हणजे झुमऱ्याची लय तीच आणि मला तसं म्हणायचंय की तुम्ही आता जे म्हणताय ते सुद्धा आत्ता आता थोडी आणखीन स्लो झाली कुमारांची लय थोडी म्हणजे मी मध्यलयीच बोलतोय श्वासामुळे किंवा एका प्रकृतीच्या ह्याच्यामुळे ती स्लो झाली असेल पण पूर्वी हीच लय म्हणजे मी जे आता बोलतोय पण पूर्वी त्यांचा तुमचा सहवास केव्हा आला साधारण किंवा आम्ही मुंबईत जेव्हा आलो ना बर पन्नास एकावन्न साली बर मला वाटतं त्याच्या आधी आम्ही विष्णू दिगंबर पुण्यतिथी देवधर मास्तर देवधरांच्याकडे बर तेव्हा त्यांचा म्हणजे त्यावेळेला तिथे त्यांचा ऐकण्याचा मला सुद्धा योग आला ब्राह्मण आम्ही जात असू बर आणि मला साल नक्की आठवत नाहीये म्हणजे परिणाम आता मी जे म्हटलं ना की त्यांचा त्या काळात माझ्या माझ्यावर परिणाम झाला बघा बर की हे काही वेगळा आहे वा झपाटा वेगळा आहे अच्छा मी झपाटा शब्द वापरतो हो. आणि मला रिमेंबर की मगाशी मी जे आवोगावरी म्हटलं ही त्यावेळेला ऐकलेली आहे आणि आत्ता तुम्ही हा जो सालक वराळी म्हणताय हा तेव्हा मला साल एक्झॅक्टली आत्ता आठवत नाही आहे परंतु मी नक्की सांगतो की पस्तीस चाळीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे मी नक्की सांगतो की कुमार आजारी पडायच्या आधीची गोष्ट हा म्हणजे मला असं वाटतं की त्रेचाळीस चव्वेचाळीस सालची गोष्ट असेल. असेल म्हणजे मी तेव्हा मला वाटतं मुंबईला येत असे किंवा ऐकण्यासाठी म्हणून आलो होतो आम्ही असे धरून चला काहीतरी पण मला अतिशय तो कार्यक्रम आठवतोय सकाळचं कारण आणि तेव्हा ती सुमर साहेब सुलतान मी मुंबईत होतो त्यावेळेला आणि त्यांना त्या काळात हो. पाहिल्याचं पण हे मी आता तुम्हाला अगदी निश्चित सांगतोय की हे ते आजारी पडण्याच्या आधीच मला आठवतोय त्या देवधरांच्या तिथेच मला आठवतंय सकाळची मैफल आठवते आणि सुमर साहेब सुलतान तेव्हा तेव्हा हो आता काय तो सालक वराळी म्हणजे काय बाबा काय आहे कोणाला माहीत म्हणजे असं आश्चर्य वाटलेलं आणि त्या मैफलला मीन रामभूच होतो म्हणजे एक परिणाम हो आणि हा पंचम गायले ते म्हणजे तेव्हा अण्णासाहेबांच्या चिजा कुमार खूप गात असत हो. म्हणजे अण्णासाहेबांच्याकडनं खूप घेतलेला आहे म्हणजे चाळीस ते पंचेचाळीस ह्या काळामधली गोष्ट आहे ही नक्की बर म्हणजे एक त्यांच्या गाण्यावर सुद्धा प्रेम पण मिराशी त्यांचा काही बॉन्डचं आमच्या गाणं कुमारांना आवडायचं हे कारण पुन्हा आलं की थोडेसे आमच्यापेक्षा मोठे नाहीत का कुमार हो. वयाने म्हणा सगळ्यांनीच मोठे हो तर त्यांना आवडत असे <laughs> हे मला नंतर कळलं अच्छा की बॉन्डच्यावर फार प्रेम होतं मिराशी हो कुमारांचं आणि कुमारांच्यावर तर होतच म्हणजे काय सगळ्यात जुने बरोबर तर एक इन्सिडंट आठवतो तो मात्र पन्नासच्या नंतरचा आहे बर विष्णू दिगंबर पुण्यतिथी आणि ते दरवेळेला कोणीतरी बुजुर्ग अध्यक्ष असायचा तर त्या वर्षी आमचे बुवा अध्यक्ष होते त्या सबन ॲनिव्हर्सरीचे आणि हे अगदी मुद्दाम मी मुद्दाम आठवणीने सांगतो ही गोष्ट की आदल्या दिवशी का त्याच्या आदल्या एक एक दिवस बुवांचं पुण्याला गोकुळाष्टमीच्या दरम्यान गाणं करून बुवा आले होते हो आणि ह्याच देवधरांच्या क्लासमध्ये मला संध्या रात संध्याकाळच्या मैफलीचा एंड त्यांनी म्हणजे हा हे मला मुद्दाम हे आठवत आहे बघा म्हणजे आहे ना बरोबर माझं म्हणणं की रिमेंबरिंग डॉक्टर हातेकर म्हणून त्यांच्याकडे गोकुळाष्टमी व्हायची तेव्हा त्या गोकुळाष्टमीच्या दरम्यान असेल काही पण ते गाऊन आलेले पुण्याहून आणि त्यांनी तेव्हा सांगितलं होतं की बा रात्रीचं सवन सेशनचा मला समारोप करायला लावू नका देवधर मी संध्याकाळचं जे सेशन आहे आणि तीन तीन दिवस चालायचो चार चार दिवस म्हणजे आम्ही तर प्रत्येक पुण्यतिथीला येत असो कोल्हापूर हे तेव्हाचे आमचे दोस्त आहेत तर म्हणाले मी वा संध्याकाळची मैफलचं आता एंड करीन फार तर पण मला रात्रीचं काही बसू नका देवधर साहेबांनी ते मान्य केलं मला आठवत आहे की बाबुराव कुमठेकर ना सारंगी हा हा आणि मंगेशकर कामूराव हे तबल्याला होते त्या दिवशी आणि रामभोळ आम्ही होतोच म्हणजे बुवांच्याकडे होतोच शिकत तर आम्ही तिथे गेल्यानंतर कुमार म्हणाले की मी बसणार आहे तंबोऱ्यालाच बुवांच्या आम्हाला काय तुला नाही माहीत म्हणाले बर बरं कारण सिनियरच आम्हाला आणि आम्ही तर अगदीच लहान तेव्हा पण म्हणाले मी चंबोऱ्याला बसणार आहे आणि कुठे ते चंबोरी मिमोरे त्यांच्या ह्याच्याप्रमाणे ते त्यांची घाई झाली आणि काळी तीनला मोरे मिळवले त्यांनी इतकं मी मुद्दाम आठवणीने सांगतोय ही त्यांची आठवण आणि मी पुढे ओघानी बुवांची आठवण सांगतोय काळी तीनला बुवा बाहेरच बसलेले म्हणजे आधी आता एंड त्यांनी करायचं ना म्हणून कुमार आणि तंबोरी मोरे तर आम्हाला एवढंच वाटलं की अहो कुमारजी म्हटलं काळी तीन सोड ठेवलाय तुम्ही तुला माहिती नाही म्हणाले हे जुन्या लोकांचं मालता पिळ आहे म्हणाले सुंभ जाळला <laughs> तरी पिळ माल तुला नाही माहीत मी काय करतो ते बरोबर आहे आता कुमारने केल्यानंतर कोण बोलते काय ते काळी तीन सूर बरं त्या जुन्या लोकांना त्याचंही काही नाही पट्टी बघितली आणि काही नाही हे म्हणजे मी तुम्हाला अगदी उभं करतोय ते चित्र ते आले की आता बुवा तुम्ही याच्या या दुपारच्या सत्राचं सांगत हां ते काय म्हणाले तोपर्यंत बुवांना माहीत नाही कुमार बसणार आहेत साथीला थांबून मी होतोच बुवा म्हणाले मी बसणार आहे अरे म्हणाले कशाला ते म्हाताऱ्याचं काय तुम्ही काय वाट लावायची ठरवलं आहे काय <laughs> नाही नाही हो असं नाही मी बसणार आहे आज असा म्हणाले काय करायचं ते तोपर्यंत कधी स्वर काय काही बघितलेलं नाही मी मुद्दाम आठवणीने सांगतोय आज ते स्टेजवर बसले थोडंसं लक्षात आलं होतं त्यांच्या <laughs> स्वर जेव्हा भरला ना अरे काय रे म्हणाले कुमार स्वर बराच चांगला दिसतोय <laughs> हा पांढरी चार बरं असू दे म्हणजे असं आपलं वने बरं असू दे आणि त्या दिवशी त्यांनी पेटंट मी अमलदार चालू केला मला ती चीज आज याद नाही आहे पण म्हणजे ती चीज याद नाही आहे पुस्तकात आहे धूम गजर आया आणि भो चार वर्ष मी तुम्हाला ती म्हणून दाखवणार आहे मात्र ती नंतर म्हणतो मी जोड त्याची म्हणतो मी आणि तीन तंबोरे हो कुमारजी मी रामभाऊ आणखीन हे मंगेशकर आणखीन हो बाबुराव हां खरोखरच मी आठवणीने आता जी स्मृती हे आता रेकॉर्डिंग नाही तेव्हा हे मी सांगतो ह्याच्यावर विश्वास ठेवायचा तुम्ही दुसरं काय सांगणार सांगण्याला आत्ता कुमारजी नाही आहेत आणि रामभोई नाही आहेत आणि काय नाही सुरू झाले बुवा आणि ते प्रत्येकाला गाऊन देत होते बघा एक मी करायचा आला एक मी करायचा एक रामभोने करायचा कुमारने करायचा आणि ते बरोबर त्यांना काही तंत्र माहीत बघा असं काही नेलं त्यांना हो आणि सत्यशील मी एक आठवणीने सांगतोय की इतका काही जमला त्याविषयी मल्हार त्यांचा आणि थोडस कुमारने सुद्धा डवचलो हो. त्यांना डवचलो हो. आता ही जुनी माणसं आणि मला इतकं आठवते त्या दिवशी की अगदी काळी तीनची त्या दिवशी टीप लागली ती वरची चार सप्तकातला शेड्यूल लक्षात ठेवा आणि एक मला त्या दिवशी असं आठवतंय की त्यांनी गाऊन घेतल्यानंतर ते सुद्धा थोडस हे झालं हो म्हणजे कुमारने असं रेटून साथ केली ती त्या दिवशी त्यामुळे नाही म्हटलं तरी पीळ जागृत झाला हो आणि मला मुद्दाम आत्ता सांगायचं आठवण आहे की ते स्टेजवर त्यांनी हात मारून जे निघाली ते टिपेपर्यंत गेले टाळ्यांचा कडकणाट झाला आणि इतका लागला तुम्हाला सांगतो कुमार म्हणाले काय मी सांगितलं म्हटलं मानलं बाबा काळी मध्ये गायले बुवा ते म्हणजे ही बुवांची आणि कुमारांची हकीकत आहे मग त्यांचा माझा केव्हा तरी सवास मला त्यांचं आवडायचं प्रसंग मात्र असा आला नाही की ते म्हणायचे अरे कोणाचे कोण चिठ्या घेऊन पाहुणचार घेऊन जातात यशवंता अरे तू म्हणाले ये एकदा देवासला पंधरावी दिवस राहा तब्येत करून पाठवतो तुला <laughs> आमचा काही योग आला नाही तो पण ही मुद्दाम मी हकीकत सांगतो आत्ता की अरे कोणाच्या कोण म्हणाले चिठ्ठ्या आणून इथे पाहुणचार अरे शेवटी म्हणाले आपण एकच होत हे त्यांचं वाक्य आहे म्हणजे पुन्हा आलं आलं म्हणजे ग्वाल्हेरच्या परंपरेशी नाही म्हटलं तरी थोडस येतच हो म्हणजे आपलं हे थोडस काहीतरी पुन्हा अच्छा अच्छा <laughs> वेगळ्या टाईपची थोडंसं टप्प्याच्या वळणाची असं म्हटलं तरी हरकत नाही शब्दात आता असेल काही गमक वगैरे हा म्हणजे सगळी अंग आहेत बघा अच्छा ही चीज त्यांनी त्या दिवशी हा दोन चिजा गायले ते उमंड घुमंड घन बरसे बोंदरी जुनीच आहे हर गे मोरे भैया मैं काली घटासे ना काली घटासे नाम काली घटासे ना फरके मोरी भैया मैं काली या काली घटासे Adadara आता एक महत्वाचा प्रश्न असा हो. येतो की इतकं सगळं झाल्यानंतर तुम्ही छोटा गंधर्वांच्या गाण्याकडे आकर्षित झाला म्हणजे हा प्रश्न माझा असताना तर हा इतरांना सुद्धा पडलेला प्रश्न आहे हो. त्याच नेमकं म्हणजे रहस्य काय मी मुळात सांगितलं की सुरेल माणसांचा फार मी भोगता बर सुरेल हे मुळात म्हणजे आणि एक लालित्य आणि असं वाटलं पुन्हा हाच विषय आला की हे मलाही माहीत नव्हतं की माझंही गाणं त्यांना आवडतं हां हां हे तुम्हाला कसं कळलं हे कळलं म्हणजे त्यांचा जो एक शिष्य आहे पी व्ही गोडबोले म्हणून डॉक्टर गोडबोले बर तो माझा क्लासमेट बर नूतन मराठीतला म्हणजे त्यांचा माझा संपर्क कसा आला ह्या तर तो एकदा मुंबईला सहज आला होता म्हणजे तो आपला Y V Y V Joshi म्हणजे यशवंत बी जसं वाय बी जोशी अरे म्हणाले वायव्या आमच्या दादांना तुझं गाणं फार आवडतं दादा म्हणजे छोटा दादा म्हणजे छोटा कधी कारण ते तेव्हा रेडिओचे लिस्नर असे कोणाचे प्रोग्राम ऐकायचे काय असं ते असं ते नोंद कर नोंद करायचे आणि ते आम्हाला सांगायचे तेव्हा मी त्यांना म्हणलं की अहो आमचा वर्गबंधूच आहे तो तर इथेच ते मी आता राहतो इथेच तो गोडबोले आला होता आणि तेव्हा म्हणाले की आज दादांचं नाटक आहे हे शिवाजी पार्कच्या मैदानात नाटक त्यांचं त्या शब्दरंजन स्पर्धेत काय काहीतरी अशा तेव्हा ते साळगावकरांचं होतं तेव्हा काहीतरी संशय कल्लोळ होतं त्यांचं मला आठवतो तर म्हणाले आज ये ना ओळखही त्यांची होईल तर तू ये तेव्हा मी गेलो तर मी आपलं पहिल्यापासून आवडतं तर पहिल्यापासून होतो पण कधी प्रसंग आला नव्हता तर मग म्हटलं की नमस्कार हा म्हणाले हा बघा हा हा तुम्ही जे म्हणता ना हा वायबी आहे मला म्हणाले तुमचं गाणं फार आवडतं व्यवस्थित आहे व्यवस्थित गाणं मी ग्वाल्हेरचाच वगैरे एवढंच ते झालं पुन्हा काही त्यांचा आमचा संपर्क नाही म्हटलं बाबा माझं आवडतं म्हटल्यानंतर मला हे क्वालिफिकेशन मिळासारखं झालं मी थोडंसं नंतरही सांगेन की माझ्यात जो बदलही झाला काही काही ना त्याला काही काही लोकांची सर्टिफिकेट्स ही माझी मी आयुष्यातली सर्टिफिकेट हो. समजतो विषयांतर जरी विषयांतर नाही आहे गोविंदराव टेंब्यांनी माझ्याबद्दल फार चांगले उद्गार काढले बर हे मारुलकर पुण्याचे जे नार मारुलकर त्यांच्याकडं असंच रेडिओचे प्रोग्राम ऐकून मला म्हणाले एकदा त्याचं गाणं ऐकायचं आहे म्हणजे बघितलेलं आहे गाण्यात त्यांनी बघितलेला हा शब्द बघा हा गोविंदरावांचा शब्द हो आणि मला मारुलकर खरोखर सांगायला दुसऱ्या शिकावं तुमचं काहीतरी रेडिओ प्रोग्राम बरेच तेव्हा त्यांच्या ते जावयाकडे खांडेकरांच्याकडे राहायचे बघा बो खांडेकरांच्या तर म्हणाले त्यांना ऐकायची रा हो, म्हटलं काय ऐकायची म्हणजे काय आता मी आता ही पुन्हा पस्तीस वर्षापूर्वीची हकीकत सांगतो म्हणजे मी सासव धरून चाला की माझंही गाणं काय असेल तेव्हा परंतु आवडत होतं म्हणजे व्यव व्यवस्थितपणाचे ते आणखीन आणखीन काय सर्टिफिकेट पाहिजे तो पण आला नाही मात्र योग तेव्हा ते ऑडिशन बोर्डावर होते माझी कल्पना आणि मग दिल्लीला गेले मुद्दाम इन्सिडंट आणि मला वाटतं तिथेच ते आजारी हो ना बरोबर आहे ना तो योग नाही आला मला तो योग फक्त मग त्यांच्या दूरदर्शनला त्यांचा गोविंदराव टेंब्यांचा स्मृती <laughs> केला होता तेव्हा तुम्ही म्हणता तसे नचन पार नाद निधीला आणि स्वर सुरसुरसुद्धा हे तुलसीदास म्हटलं ही दोन गाणी माझ्या वाट्याला आली ती तेव्हा गोविंदराव टेंबेंच्या ह्याच्यात हां शंकरातली जी बंदी शेती आणि हे नच पारण आरण निधीला हे मी त्याच्यात गायलो होती श्रुती भीती होती तेव्हा हो, हो आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल हे वामनरावांनीच कॉम्पेरिंगला गेले आमचं जे कॉम्पेरिंग होतं तेव्हा तात्या बाकरे आणखीन वामनराव होते हो अमनराव एक्सपांड आहे छोटा हो. तो पुढे मग तसंच राहिलं मग पुन्हा असा योग आला की ते आमच्या पुण्यात असल्या कारणाने आमच्या बहिणीच्याकडे ते मधनं मधनं शिकवायला येत असत छोट्या बहिणीच्या मुली हा येत असत मग एकदा काय झालं की लक्ष्मी क्रीडा मध्ये माझं एक गाणं अरेंज केलं पुण्यातल्या लोकांनी आणि आमच्या बहिणीने सांगितलं की वा दादा तुम्ही प्रमुख पाहणे किंवा अध्यक्ष त्या कार्यक्रमाला पाहिजेत येतो म्हणाले त्यामुळे पुण्यात आश्चर्य वाटलं की दादा कुठ तसे विशेष कुठं सहभागी न होणारे हे कसं काय अप्रतिम ते गाणं झालं आता ती मला वाटतं दळवी इथे आहेत ते माझ्याबद्दल काय बोललेत त्याची कॅसेट आहे प्रूफ म्हणजे माझ्याबद्दल लोकांना काय बोलले गाणं झाल्यानंतर त्याचं रेकॉर्ड आहे आणि इतकं गात जाऊ नको म्हणाले रे <laughs> काय बोल इतकं गात जाऊ नको म्हणजे असं एक माझ्यावर प्रेम मग पुढं इच्छा प्रदर्शित केली की काही आणि मला त्यांनी म्हणजे वेळ होईल तेव्हा सांग सांगतात एवढंच सांगितलं आणि हे मी कृतज्ञ सांगतो आणि त्यानंतर योग असा आला की ते झालं मग मला पुण्यात मी कधी गेलो म्हणजे जरूर भेटतो कारण माझं ते श्रद्धास्थान आहे बर त्याच्यानंतर माझ्या एकसष्टीला अध्यक्ष ते होते हा पण बोवा हा दादांकडून तुम्हाला साधारणतः म्हणजे कोणत्या बंदिशी म्हणजे जुन्या काही मिळाल्या की त्यांच्या रचलेल्या बंदिशी मिळाल्या की काय म्हणजे काही त्यांच्याही मांडलेल्या त्यांनी आहेत काही जुन्या जुन्याही बंदिशी मिळाल्या बरं ह्या सगळ्या म्हणजे प्रचलित राग ज्याला तुम्ही प्रचलित रागातल्या आहेत किंवा मी त्यांचं ऐकून जेव्हा मला जी आवडली ती मी त्यांना सांगितलं की ती मला सांगा आणि त्यांच्या त्या म्हणजे मध्ये तुम्हाला म्हणजे विशेष वेगळेपण आहेच ना पुन्हा आलोच ना की प्रत्येकाचं काही जे वेगळंपण लगावाचं म्हणा किंवा आणखीन काहीतरी तिथे ते दिसतात प्रत्येकाच्या गायकीत कुठेतरी तो मनुष्य दिसत असला पाहिजे अच्छा त्याच्यामुळे ते आपण ओळखतो की हे ह्यांचं आहे हे त्यांचं आहे तशी तुम्ही दादांची कुठली बंदिश एखादी दाखवा ऐकवतो मी जरा कोणत्या रागातली सांगता मी जरा बिहाग मधली त्यांची रचना ऐकवतो एक की बघा ते वेगळेपणा कसं ठेवलं हां आ सजन देदा देया सजन देदा देया सजन देदा देया कब से ठाड़ी मैं तोरे दुआ सजन देदार, देया सजन देदार दे जार कब से ठाडी में तोरे दुआर सजन देदार दे यार सजन दे लाज के मारे मर जाता हूँ लाज के मारे मर जाता हूँ आ हा, हा, सजन देदान सजन देदा सजन देदा सजन देदा पण अबो त्यांच्या पुष्कळ बंदिशी हो. चांगलं चांगलं एक बघा ते आवडले म्हणतो की एक साजरा सांगितला आता मला हमीरातलाच बघा सब जाग आजी सब अपने प्यारे को अंग संग सो लगत सब जाग आ ही त्यांना शिंदे खांच्याकडनं मिळाली बेगुन गुन कैसे आवे बेगुन गुन कैसे आवे बेगुन गुन कैसे आवे सोचले मन में चाची बात बेगुन गुन कैसे आवे बेगुन गुन कैसे आवे सोचले मन में आची बात में गुण गुण कैसे आवे गुरु बिन ज्ञान कबू जी आवत गुरु बिन ज्ञान कबू जी आवत सोचल मन में आची बात में गुण गुण कैसे आवे बेगुन गुण कैसे बेगुन गुण कैसे बेगुन गुण कैसे नायकीमध्ये सांगितले आ प्यारे परदेशवान आजे छाय बाधर में हाथी फौजे जो मरहे में हाथी फौजे जो मरहे में हाथी फौजे झूमर अरे रे पिया प्यारे परदेशवान आये छाई बाधरिया में हाथी फौजे झूमर ही फौजे हसन गुल झार की कान आउठी ज्ञान करू हाथी पौजे झूमर हे मे हाथी पौजे झूमर हे हसन झार की तान आउठी जान करू ने हाथी फौजे झूमर हे आद ब्रह्म अनहत में सकल सूर अनहत में सकल राग अनहत में सकल राग जो जान सो ये गुने जो जान जाने गुने ब्रह्म अनहत पुष्कळ सांगितल्यात गोरख कल्याण मंत्री सांगितले शंकराजी खूप सांगितले तशा अच्छा पण बुवा म्हणजे आता ह्या टप्प्यावर आल्यानंतर आता जे सध्या भोवताली गाणं दिसतंय त्याच्याबद्दल किंबहुना आता मी असं सांगेन की आत्ता आत्ता सुद्धा त्यांनी बांधलेली नॅशनल प्रोग्रामला दुर्ग्यात ती सुद्धा आत्ता परवा इथे आले होते तेव्हा ते मला म्हणाले येऊन जा." ही संपलं नाही ती मला वाटतं द्रुत एक चाल म्हणली अच्छा त्यांनी बांधलेली फार चिजा चांगल्या बांधतात किंवा ती कंसमध्ये त्यांनी मांडलेली आहे सोहा हा ऐकलेली हा नाही पण बुवा ते आता नसेल सापडलं ठीक आहे ठीक आहे म्हणजे मला पण मला काय म्हणायचं कृतज्ञतापूर्वक सांगायचं की पुष्कळ त्यांनी स्वतः बांधलेल्या पण मग म्हणजे बघा तुम्ही म्हणजे मिराशे बुवा गजानन बुवा हो. त्याच्यामध्ये कुठे मध्ये अण्णासाहेबांचे संस्कार जगन्नाथ बुवांचे तालीम हे सगळं घेतल्यानंतर छोटा गंधर्वांपर्यंत आता तुम्ही हो. नंतर आत्ता जे गाणं तुम्हाला ऐकू येते बाहेर त्याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं काय दृष्टीने म्हणजे हा म्हणजे अपेक्षित गाणं हा अपेक्षित म्हणजे हो, की गाणं खूप झालं आता कारण शिकणारेही बरेच वाढले गाणारेही आहेत आणि गाणं ऐकायला तर हल्ली काही काही ठिकाणी म्हणजे हजारो सुद्धा जमतात याच्यामध्ये तुमच्या वेळेला तुम्ही आतापर्यंत जे ऐकत आलात का तुम्ही ज्या दृष्टीतून गाणं केलं तर गाण्याचा दर्जा वाढला की कमी झाला की त्यात काही भर पडली की काय वाटते तुम्हाला असं तुम्हाला सांगेन की टॅलेंट तर नक्कीच मुलं आहेत हल्लीची पण ते मुलांमध्ये झालं नाही नाही जी मैफलीत गातायत त्याच्याबद्दल काय म्हणायचं की सगळे काहीतरी म्हणजे नाविन्याच्या आहारी जात आहेत किंवा काहीतरी नवीन करतायत की जुनं जे आहे ते विसरलेले आहेत की त्याला मानत नाहीत म्हणजे काय वाटतंय एकूण जो आहे सीन तो काय दिसतोय तुमच्यासारख्याला काय आहे कुठच्याही माझं म्हणणं आहे की कुठच्याही एका घराण्याची उत्तम काही वर्ष माणसाला तालीम आवश्यक आहे टॅलेंट मनुष्य लवकरही उचलू शकतो अलग लक्षात पण तालीम अशी वाटत नाही गायकीमध्ये मग असं वाटतं उथळ वाटत की टॅलेंटपणा असू शकतो आणि तो जरूर हल्लीच्या पिढीत आहे नक्की कारण एक प्रचाराने इतकं सगळं ऐकायला मिळतं आहे त्याच्यात एखाद्याचा गळा चांगला असला ग्रास्पिंग असलं किंवा टॅलेंटपणा असला तर तो तो गाऊ शकतो पण एक तालीम ही माझं म्हणणं कुठच्याही घराण्याची ही एक परिपक्वता असल्याशिवाय त्याला एक बैठक येत नाही नाहीतर मग तो व्हायल्यासारखं होतं ज्याला आपण म्हणणं की सगळं आहे पण भरकटलेलं आहे बाबा टॅलेंट पण असू शकतो सगळं आहे सगळं आहे पण बैठक मी हा शब्द जो वापरला ना बैठक की टॅलेंट आहे पण ॲमॅच्युअर वाटतं ब गायक आणखीन गवई हा जो मी फरक सांगतोय की गायक आहे गवई म्हणजे थोडीशी एक बैठक पाहिजे कुठच्याही घराण्याची तुम्ही तालीम घ्या पण पण व्यवस्थित तालीम असल्याशिवाय आणि तो तालीम जर तुम्ही घेतलीत म्हणजे तोही मनुष्य जरा निराळ्या तऱ्हेने डोळस होतो पण काय घ्यायचं आपण का जे आपलं सगळं ऐकतोय ते आपण घ्यायचंच पुन्हा आपल्याला ते योग्य आहे की नाही सुटेबल आहे की नाही हा विचार जरूर पाहिजे एखाद्याला ती गोष्ट सूट नाही होत का तर त्याला व्हावा देते म्हणून आपण नाही पण हे मी तुम्हाला मुद्दाम आत्ता थोडंसं वेगळ्या तऱ्हेने सांगतो की सत्यशील कुमारजींचं सुद्धा त्यांनी असं सांगितलेलं आहे की तुम्ही माझ्यासारखं गाल तर तुमची गाणी होणार नाहीत मला आठवत आहे मुद्दाम सांगितलं काय काय होत आहे असं त्यांचं त्यांचं त्यांच्यापुरतं आहे हो आणि काहीतरी एक मजबूती आहे मजबूती आल्यानंतरच ते विचाराचं परिवर्तन आहे हो किंवा फरक झालेला नुसतंच तुम्ही आत्ताचं घेतलं तर त्यांचं नाही मान्य करणार लोक जे नवीन लोकांचं ह्याला उत्तर काही नाही म्हणजे करणार नाहीत पण मग पुढे ह्या म्हणजे शास्त्रीय गाण्याला नाही नाही म्हणजे आता लोकांची भांबवल्यासारखी स्थिती झाली आता मी असं म्हणतो की आम्ही सांगितलंय मग ती मुलं असा प्रश्न विचारतील उदाहरणार्थ आम्ही हे सही रस्ता आहे बा आता उदाहरणार्थ हा म्हणेल मग आम्ही काय करायचं की जिसका मार्केट बडा वो सबसे बडा का हा प्रश्न आहे पुन्हा हा प्रश्नच पडलाय म्हणजे जसा धंदा मोठा तो सर्वात मोठा का हे मी आता स्पष्ट सांगतोय की प्रश्न आहे पुन्हा मग तो काय शिकवणार आहे बरं पुन्हा विद्या आहे त्यांना कोणी चाळीत सुद्धा विचारत नाही आहेत हे मी थोडस फ्रँक बोलतोय तर ते म्हणतील का तुम्ही मोठे कारण त्याला तो आवा का नाही त्या स्टुडंटला तुम्ही जर मोठे म्हणताय तर तुम्ही गल्लीत सुद्धा माहीत नाही आहात <laughs> मग तुम्ही कसे मोठे म्हणजे हा सबन म्युझिशियन लोकात हा प्रश्न पडलाय अच्छा हा मोठा प्रश्न आहे आता हा की ते विद्येने मोठे आहेत का नावाने मोठे आहेत विद्येने मोठे आहेत का मग त्यांच्याकडे काय शिकायचं आणि ते काय शिकवतात बरं ज्यांच्याकडे आज गाणं शिकवणं किंवा शिकवत आहेत ते त्यांचं नाव नाही आहे म्हणजे त्या माणसापुढे प्रश्न पडला आहे की आता मी कोणाला फॉलो करू कारण त्यांना जो फॉलो झाला तर माझे आत्ता गाणे व्हायला लागतील म्हणजे हा थोडासा काही वेगळा प्रश्न झालेला आहे इतिहास उद्या काय लिहिला जाईल पण नवीन पिढीबद्दल तुम्हाला होप्स आहेत म्हणजे टॅलेंट आहेतच नक्की आता मी सुद्धा काय म्हणेन की त्याला कारण सुलभता आहे प्रचार इतका झालेला आहे विज्ञान आहे पुन्हा आज सारखं तुम्हाला ऐकायला मिळत आहे आणि थोडंसं पूर्वीच्या आणखीन ह्याच्यामध्ये गुरु शिष्याचं सुद्धा बदललेलं आहे की जे आम्हाला मिळालं नाही ते मात्र आम्ही ती ट्रीटमेंट आमच्या विद्यार्थ्यांना देत नाही आहोत अच्छा ती देत नाही आहेत आम्ही की आम्हाला छळलंय म्हणजे आम्ही तुम्हाला छळणार बरं मुळात मी तसं करणार नाही कारण मला जे जे काही बरं दिसतं आहे किंवा माझी अजून इच्छा आहे ती घ्यावं असं वाटतंय म्हणजे माझी अजूनच भूक भागत नाही आहे पण तुम्हाला आत्ता म्हणजे अजून काही घ्यावं असं वाटतंय वाटलं वाटलं मी असमाधानीच आहे विद्येच्या बाबतीत होय म्हणजे जे जे बरं पण अर्थात मी काय बोललो मग अशी की एका चांगल्या घराण्याची घराणेदार माणसाची उत्तम तालीम कैक वर्ष पचवल्यानंतर मग असं मला वाटतं की तो मनुष्य वाहत नाही जात नाही तर आपलं जे काय मिळेल ते घेत बसायचं मग त्याचं काय होतं की मी म्हटलं ना की सगळं आहे हो पण काय शिस्त नाही थोडा गाव लेकिन दुरुस्त गाव नाही तो पुष्कळ गाता आहेत पण काही नाही पुष्कळ गात आहेत पण काही नाही व तुम्ही बऱ्याच गोष्टी छान सांगितल्यात गाऊनही दाखवलात इथे मुद्दाम आलात त्याबद्दल धन्यवाद माझे मी विचार जे काय आहेत ते हां एक नुसते आउटलाईन म्हणतो जरा आता आवाज थोडासा चालला हां बैया पकर झक जोरी श्याम तुम बैया पकर झक जोरी श्याम तुम निपट आना रे मोरे मानत नाही बैया पकर झक जोरी श्याम तुम बैया पकर जोरी श्याम तुम निपट आना रे मोरे मानत नाही बैया पकर झक श्याम भूजल जमुना बरन सखियान संग निकसे हो गोपाल मेरी हा हा निकसे हो गोपाल मेरी मटकिया फोरी तोरी मोरी मोरी भैया आप कर भूजल जमुना बरन सखियान संग हो जल भरन सगियन संग निकस हो गोपाल मेरी, मटकिया फोरी तोरी मोरी मोरी भैया पकड़ झक जोरी शाम तुम निपट रे मोरे मानत नाजे भैया पकड़ झक जोरी आ